फुगेवाला फुगे घ्या फुगे रंगीत रंगीत फुगे छान छान फुगे लहान मोठे फुगे फुगे घ्या फुगे अग बिंटू चल चल लवकर पळ तो बघ फुगेवाला चल लवकर फुगेवाले फुगेवाले थांबा थांबा जरा चला चला लवकर फुगे घ्या भरभर छान छान फुगे रंगीत रंगीत फुगे फुगे वाले फुगे वाले लाल फुगे आहेत का हो लाल आहेत हिरवे आहेत निळे आहेत गुलाबी आहेत हा एक लाल फुगा हा दुसरा निळा फुगा हा तिसरा गुलाबी फुगा हा तिसरा फुगा दुसऱ्या फुग्यापेक्षा मोठा आहे अरे चिंटू हे दहा फुगे बघ ते एका रांगेत आहेत तो चौथा फुगा बघ केशरी फुगा मी तो फुगा घेते हा घे केशरी फुगा बाळ तू कोणता फुगा घेतोस मी तो सहावा फुगा घेतो चौथ्या फुग्यापेक्षा सहावा फुगा मोठा आहे ठीक ठीक हा घे मोठा फुगा बाळानो आता मी जातो फुगे घ्या फुगे छान छान फुगे रंगीत रंगीत फुगे लिसन अँड रिपीट फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे रंगीत रंगीत फुगे रंगीत रंगीत फुगे छान छान फुगे छान छान फुगे लहान मोठे फुगे लहान मोठे फुगे फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे अग बिंटू चल चल अग बिंटू चल चल लवकर पळ लवकर पळ तो बघ फुगेवाला तो बघ फुगेवाला चल लवकर चल लवकर फुगेवाले फुगेवाले फुगेवाले फुगेवाले थांबा थांबा जरा थांबा थांबा जरा चला चला लवकर चला चला लवकर फुगे घ्या भरभर फुगे घ्या भरभर छान छान फुगे छान छान फुगे रंगीत रंगीत फुगे रंगीत रंगीत फुगे फुगे वाले फुगे वाले लाल फुगे आहेत का फुगे फुगे फुगेवाले लाल फुगे आहेत का हो लाल आहेत हिरवे आहेत हो लाल आहेत हिरवे आहेत निळे आहेत गुलाबी आहेत निळे आहेत गुलाबी आहेत हा एक लाल फुगा हा एक लाल फुगा हा दुसरा निळा फुगा हा दुसरा निळा फुगा हा तिसरा गुलाबी फुगा हा तिसरा गुलाबी फुगा हा तिसरा फुगा दुसऱ्या फुग्यापेक्षा मोठा आहे हा तिसरा फुगा गुलाबी फुग्यापेक्षा मोठा आहे अरे चिंटू हे दहा फुगे बघ अरे चिंटू हे दहा फुगे बघ ते एका रांगेत आहेत ते एका रांगेत आहेत तो चौथा फुगा बघ तो चौथा फुगा बघ केशरी फुगा केशरी फुगा मी तो फुगा घेते मी तो फुगा घेते हा घे केशरी फुगा हा घे केशरी फुगा बाळ तू कोणता फुगा घेतोस बाळ तू कोणता फुगा घेतोस मी तो सहावा फुगा घेतो मी तो सहावा फुगा घेतो चौथ्या फुग्यापेक्षा सहावा फुगा मोठा आहे चौथ्या फुग्यापेक्षा सहावा फुगा मोठा आहे ठीक ठीक हा घे मोठा फुगा ठीक ठीक हा घे मोठा फुगा बाळानो आता मी जातो बाळांनो आता मी जातो फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे छान छान फुगे छान छान फुगे रंगीत रंगीत फुगे रंगीत रंगीत फुगे ड्रिल्स रिपीटिशन ड्रिल्स पहिला फुगा लाल आहे पहिला फुगा लाल आहे दुसरा फुगा निळा आहे दुसरा फुगा निळा आहे तिसरा फुगा गुलाबी आहे तिसरा फुगा गुलाबी आहे तिसरा फुगा दुसऱ्या फुग्यापेक्षा मोठा आहे तिसरा फुगा दुसऱ्या फुग्यापेक्षा मोठा आहे चौथा फुगा केशरी आहे चौथा फुगा केशरी आहे पाचवा फुगा पिवळा आहे पाचवा फुगा पिवळा आहे सहावा फुगा हिरवा आहे सहावा फुगा हिरवा आहे सहावा फुगा चौथ्या फुग्यापेक्षा मोठा आहे सहावा फुगा चौथ्या फुग्यापेक्षा मोठा आहे सातवा फुगा चॉकलेटी आहे सातवा फुगा चॉकलेटी आहे आठवा फुगा लाल आहे आठवा फुगा लाल आहे नववा फुगा तपकिरी आहे नववा फुगा तपकिरी आहे दहावा फुगा पांढरा आहे दहावा फुगा पांढरा आहे मोहन पहिला दिवा लाव मोहन पहिला दिवा लाव सुशीला दुसरा बंगला बघ सुशीला दुसरा बंगला बघ अभय तिसरा कागद फाड अभय तिसरा कागद फाड नीता चौथा खण उघड नेता चौथा खंड उघड रमेश पाचवा पडदा शिव रमेश पाचवा पडदा शिव कुंदा सहावा मणी आण कुंदा सहावा मणी आण मनीष सातवा चेंडू फेक मनीष सातवा चेंडू फेक गीता आठवा मोर बघ गीता आठवा मोर बघ अरुण नववा शर्ट घे अरुण नववा शर्ट घे वंदना दहावा पेरू खा वंदना दहावा पेरू खा अनिल अकरावा फोटो बघ अनिल अकरावा फोटो बघ उषा बारावा कप धू उषा बारावा कप धू जगन तेरावा खांब पहा जगन तेरावा खांब पहा सुमन चौदावा मोती उचल सुमन चौदावा मोती उचल चंदा पंधरावा खडू मोड चंदा पंधरावा खडू मोड स्मिता सोळावा मुलगा बघ स्मिता सोळावा मुलगा बघ विजय सतरावा डबा उघड विजय सतरावा डबा उघड अजय अठरावा पेला उचल अजय अठरावा पेला उचल शिवराम एकोणीसावा टांगा बोलव शिवराम एकोणीसावा टांगा बोलव विनय विसावा पतंग उडव विनय विसावा पतंग उडव गौरी एकविसावा धडा वाच गौरी एकविसावा धडा वाच विनया बावीसावा स्वाध्याय कर विनया बावीसावा स्वाध्याय कर सुगंधा तेविसावा प्रश्न सोडव सुगंधा तेविसावा प्रश्न सोडव मनोहर चोवीसावा लेख वाच मनोहर चोवीसावा लेख वाच सुधांशु पंचवीसावा धडा शिकव सुधांशु पंचवीसावा धडा शिकव हे पाच विद्यार्थी रांगेत उभे आहेत हे पाच विद्यार्थी रांगेत उभे आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पहिला विद्यार्थी उंच आहे पहिला विद्यार्थी उंच आहे दुसरा विद्यार्थी बारीक आहे दुसरा विद्यार्थी बारीक आहे तिसरा विद्यार्थी गोरा आहे तिसरा विद्यार्थी गोरा आहे चौथा विद्यार्थी लठ्ठ आहे चौथा विद्यार्थी लठ्ठ आहे पाचवा विद्यार्थी बुटका आहे पाचवा विद्यार्थी बुटका आहे पहिला विद्यार्थी पाचव्या विद्यार्थ्यापेक्षा उंच आहे पहिला विद्यार्थी पाचव्या विद्यार्थ्यापेक्षा उंच आहे दुसरा विद्यार्थी चौथ्या विद्यार्थ्यापेक्षा बारीक आहे दुसरा विद्यार्थी चौथ्या विद्यार्थ्यापेक्षा बारीक आहे ह्या पाच वह्या ओळीत आहेत ह्या पाच वह्या ओळीत आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पहिली वही जाड आहे पहिली वही जाड आहे दुसरी वही रुंद आहे दुसरी वही रुंद आहे तिसरी वही मोठी आहे तिसरी वही मोठी आहे चौथी वही लांबट आहे चौथी वही लांबट आहे पाचवी वही पातळ आहे पाचवी वही पातळ आहे दुसरी वही तिसऱ्या वहीपेक्षा रुंद आहे दुसरी वही तिसऱ्या वहीपेक्षा रुंद आहे पाचवी वही पहिल्या वहीपेक्षा पातळ आहे पाचवी वही पहिल्या वहीपेक्षा पातळ आहे ही पाच घड्याळ रांगेत आहेत ही पाच घड्याळ रांगेत आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पहिलं घड्याळ गोल आहे पहिलं घड्याळ गोल आहे दुसरं घड्याळ चौकोनी आहे दुसरं घड्याळ चौकोनी आहे तिसरं घड्याळ छोट आहे तिसरं घड्याळ छोट आहे चौथ घड्याळ मोठ आहे चौथ घड्याळ मोठ आहे पाचवं घड्याळ त्रिकोणी आहे पाचवं घड्याळ त्रिकोणी आहे तिसरं घड्याळ चौथ्या घड्याळापेक्षा छोट आहे तिसरं घड्याळ चौथ्या घड्याळापेक्षा छोट आहे चौथ घड्याळ तिसऱ्या घड्याळापेक्षा मोठं आहे चौथ घड्याळ तिसऱ्या घड्याळापेक्षा मोठं आहे substitution drills form ordinal numbers from the cardinal numbers given in the brackets and substitute पहिलं विथ them. मी पहिलं पुस्तक वाचतो दोन मी दुसरं पुस्तक वाचतो चार मी चौथं पुस्तक वाचतो सात मी सातवं पुस्तक वाचतो आठ मी आठवं पुस्तक वाचतो दहा मी दहावं पुस्तक वाचतो पंधरा मी पंधरावं पुस्तक वाचतो अठरा मी अठरावं पुस्तक वाचतो वीस मी विसाव पुस्तक वाचतो बावीस मी बावीसावं पुस्तक वाचतो पंचवीस मी पंचवीसावं पुस्तक वाचतो सबस्टिट्यूट घड्याळ विथ गिव्हन नाउन्स तो नववं घड्याळ पाहतो खुर्ची तो नववी खुर्ची पाहतो हत्ती तो नववा हत्ती पाहतो पंखे तो नववे पंखे पाहतो रिक्षा तो नववी रिक्षा पाहतो रांग तो नववी रांग पाहतो झाडाखाली तो नव्या झाडाखाली पाहतो घरांकडे तो नव्या घरांकडे पाहतो विद्यार्थी तो नव्या विद्यार्थ्याकडे पाहतो वर्ग तो नववा वर्ग पाहतो मुलीकडे तो नव्या मुलीकडे पाहतो सिनेमा तो नववा सिनेमा पाहतो देवी तो नववी देवी पाहतो वस्तू तो नववी वस्तू पाहतो वासरू तो नव वासरू पाहतो फोटो तो नववा फोटो पाहतो transformation drill transform the cardinal numbers the sentences into singular ordinal number मी एक पुस्तक आणतो मी पहिलं पुस्तक आणतो ती दोन लाडू खाते ती दुसरा लाडू खाते आम्ही तीन पत्र लिहितो आम्ही तिसरं पत्र लिहितो तू चार चित्र रंगवतेस तू चौथ चित्र रंगवतेस आपण पाच धडे शिकतो आपण पाचवा धडा शिकतो ते सहा कविता म्हणतात ते सहावी कविता म्हणतात त्या सात घर बघतात त्या सातवं घर बघतात तुम्ही आठ पतंग फाडता तुम्ही आठवा पतंग फाडता मांजर नऊ उंदीर मारत मांजर नववा उंदीर मारत आशा दहा फुलं तोडते आशा दहाव फूल तोडते तू अकरा पंखे लावतोस तू अकरावा पंखा लावतोस तो बारा कप धुतो तो बारावा कप धुतो माकड तेरा पेरू खातात माकड तेरावा पेरू खातात प्राध्यापक सप्रे चौदा धडे शिकवतात प्राध्यापक सप्रे चौदावा धडा शिकवतात सीताबाई पंधरा स्वेटर विणतात सीताबाई पंधरावा स्वेटर विणतात विमल सोळा खोल्या झाडते विमल सोळावी खोली झाडते नीला वीस फोटो बघते नीला विसावा फोटो बघते क्वेश्चन आन्सर डील हे काय आहे पेले हे पेले आहेत हे किती पेले आहेत पाच हे पाच पेले आहेत हे पेले एका रांगेत आहेत का हो हे पेले एका रांगेत आहेत तो कितवा पेला आहे दुसरा तो दुसरा पेला आहे दुसरा पेला कसा आहे लाल दुसरा पेला लाल आहे लाल पेला पहिल्या पेल्यापेक्षा मोठा आहे लाल पेला सर्वात मोठा आहे का हो लाल पेला सर्वात मोठा आहे हे काय आहे फायली ह्या फायली आहेत ह्या किती फायली आहेत दहा ह्या दहा फायली आहेत ह्या दहा फायली एका रांगेत आहेत का हो ह्या दहा फाईली एका रांगेत आहेत दहावी फाईल कुठे आहे नवव्या फायली जवळ दहावी फाईल नवव्या जवळ आहे दहावी फाईल हिरवी आहे का नाही नाही दहावी फाईल हिरवी नाही कितवी फाईल हिरवी आहे चौथी चौथी फाईल हिरवी आहे चौथी फाईल कितव्या फाईलीपेक्षा लहान आहे दुसऱ्या चौथी फाईल दुसऱ्या पेक्षा लहान आहे हे काय आहे शेल्फ हे शेल्फ आहे शेल्फ मध्ये काय आहे पुस्तक शेल्फ मध्ये पुस्तक आहेत शेल्फ मध्ये किती पुस्तक आहेत पंधरा शेल्फ मध्ये पंधरा पुस्तक आहेत ती पंधरा पुस्तक एका रांगेत आहेत का हो ती पंधरा पुस्तक एका रांगेत आहेत पंधराव पुस्तक कसं आहे गुलाबी पंधराव पुस्तक गुलाबी आहे निळ पुस्तक कितव आहे तिसर निळ पुस्तक तिसरं आहे तिसरं पुस्तक कितव्या पुस्तकापेक्षा जाड आहे सर्व तिसरं पुस्तक सर्व पुस्तकांपेक्षा जाड आहे पिवळ पुस्तक गुलाबी पुस्तकापेक्षा जाड आहे का नाही नाही पिवळं पुस्तक गुलाबी पुस्तकापेक्षा जाड नाही लिसन टू द कन्व्हर्सेशन मुलानो हे चित्र पहा चित्रात झाड आहेत झाड एका रांगेत आहेत चित्रा तू सांग रांगेत किती झाड आहेत रांगेत दहा झाड आहेत जरा मोजतेस का हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा ही झाड कशी आहेत ही झाड हिरवी आहेत पहिल्या झाडावर काय आहे पहिल्या झाडावर पक्षी आहेत निशा पहिलं झाड दुसऱ्या झाडापेक्षा उंच आहे का हो पहिलं झाड दुसऱ्या झाडापेक्षा उंच आहे शशांक तू कितव्या झाडाबद्दल सांगतोस मी तिसऱ्या झाडाबद्दल सांगतो तिसरं झाड खूप मोठ आहे तिसऱ्या झाडाखाली दोन माणसं उभी आहेत त्या झाडाखाली एक मोठा दगड आहे दगडावर दोन मुली उभ्या आहेत झाडाखाली एक गाय पण उभी आहे छान अशोक तू पाचव्या झाडाबद्दल सांग पाचवं झाड सर्वात उंच आहे पाचव्या झाडावर फळ आहेत त्या झाडावर एक मुलगा चढतो आहे झाडाखाली एक मुलगा उभा आहे आता दहावं झाड बघा दहावं झाड कसं आहे गुरुजी मी सांगते दहावं झाड सर्वात मोठं आहे दहाव्या झाडावर पुष्कळ पक्षी आहेत फळं आहेत झाडाखाली माणसं आहेत मुलं आहेत दहावं झाड फारच सुंदर आहे छान छान आता पुन्हा ही झाड नीट पहा आणि वहीत लिहा एक झाड पहिलं झाड